श्लोकार्थ चौथा अर्जुना ढोंगीपणा गर्व मानिपणा क्रोध मर्मभेदक भाषण आणि अज्ञान ही लक्षणे असुरी संपत्तीत उत्पन्न झालेल्या पुरुषाचे ठिकाणी असतात हे वीरा या असुर दोषामध्ये जो मुख्य म्हणून प्रसिद्ध आहे तो दंभास आहे ज्याप्रमाणे आपल्या आईची निंदा करून तिथे दोष लोकास उघड केले असता ती तीर्थाप्रमाणे आपल्यास पावन करणारी असूनही आपल्या पतनास तीच कारणीभूत होते किंवा गुरुपासून संपादन केलेली ब्रह्मविद्या जर चव्हाट्यावर उघड करीत बसले तर ती आपले हित करणारी असूनही तिच्यापासून आपले अहितच होते हे पहा की जी स्वतः महापुरात पाण्यात बुडून दुसऱ्यास वेगाने पलीकडील तीरास नेते तीच नाव जर आपल्या डोक्यावर घेतली तर ज्याप्रमाणे आपल्यास बुडवते हे पांडुसुता जीवाचे रक्षण करणारे जे अन्न तेच उत्तम म्हणून जर अधिक सेवन केले तर ते अन्न खरे परंतु विषाप्रमाणे घातक होते त्याप्रमाणे इहपरलोकींचा सखा जो धर्म तो जर तव्हाट्यावर उघडा गेला तर तो आपल्यास तारणारा खरा परंतु त्याचपासून दोष घडतात म्हणून हे वीरा आपण केलेला धर्म जर चहूकडे आपल्या वाचेने प्रसिद्ध केला तर तो धर्मच अधर्म होतो आणि त्याला दंभ असे म्हणतात आता मूर्ख मनुष्यास चार अक्षरे येण्याबरोबर तो जसा ब्रह्मदेवाचे सभेतही वल्गना करण्यास भीत नाही किंवा मद्यपान केलेल्या मनुष्याचा घोडा जसा राजाचे स्वारीसही तुच्छ मानतो अथवा काटेरी झाडावरील सरडा झाडाच्या वरच्या टोकावर बसला म्हणजे आपण स्वर्गापेक्षाही उंच आहोत असे मानतो तृण हेच इंधन मिळाले तरी अग्नीच्या ज्वाला ज्याप्रमाणे आकाशाला जाऊन पोहोचतात किंवा डबक्यातील मासा त्याच्या जोरावर समुद्र तुच्छ मानतो अथवा ज्याप्रमाणे एक दिवस परान्न मिळालं की तेवढ्याने दरिद्री उन्मत्त होतो त्याप्रमाणे जो स्त्री धन विद्या स्तुती बहुमान यांनी उन्मत्त होतो एखाद्या दिवशी छाया पडलेली पाहून आता आपल्याला बसाव्या सावली काय करायची आहे अशा विचाराने दैवहीन मनुष्य ज्याप्रमाणे आपले घर मोडून टाकतो किंवा जसा मृगजला पाहून एखादा मूर्ख मनुष्य आपल्या घरातील आड बुजवून टाकतो किंबहुना याप्रमाणे संपत्तीच्या योगाने ते उन्मत्त होणे त्याला दर्प असे म्हणतात असे तुला मी स निसंशय सांगतो आणि सर्व जगाचा भे वेदांवर भरोसा आहे व ईश्वर सर्व जगास पूज्य आहे आणि सर्व जगात सूर्याप्रमाणे तेजस्वी दुसरा कोणी नाही सर्व जगास एका सार्वभौम पदाची इच्छा असते व आपल्या स्मरण येऊ नये हे सर्व जगास आवडते हे निर्विवाद आहे म्हणून लोक मोठ्या उत्साहाने वेदांचे आणि ईश्वराचे वर्णन करतात पण ते ऐकल्याबरोबर ज्याचे मनात मत्सर उत्पन्न होऊन जो रागवतो व म्हणतो की मी ईश्वरास खाऊन टाकीन वेदास विष घालून ठार करीन व जो सर्वांचे रक्षण करणारा त्याची सत्ता हरणकामी हरण करीन पतंगाला दिव्याचा उजेड सहन होत नाही काजव्याला सूर्याचा तिटकार येतो व टेटवी समुद्राशी वैर मानते त्याप्रमाणे ईश्वराचे कोणी स्तुती केली असता अभिमानाच्या मदाने त्याला सहन होत नाही व बाप आपल्या संपत्तीचा अंश मागेल या भीतीने म्हणतो की ही मला सवतच उत्पन्न झाली आहे याप्रमाणे ज्याचे अंगात मानाचा अतिशय ताठा भरला आहे तोच अभिमानी होय तो उन्मत्त पुरुष रौरव नरकाचा ह हम रस्ताच होय आणि दुसऱ्याचे सुख पाहण्याचे निमित्त होण्याबरोबर ज्याच्या मनोवृत्तीस क्रोधरूप अग्नीचे विष चढते ज्याप्रमाणे तापलेल्या तेला थंड पाणी टाकले असता ते जास्त भडकते किंवा चंद्राला पाहताच कोल्हा आपल्या मनात जळफळाव्यास लागतो ज्याच्या योगाने सर्व विश्वाचे व्यापार सुरू होतात तो सूर्य सकाळी उगवलेला पाहून पापी घोबडाचे मात्र डोळे फुटतात जी पहाट झाली म्हणजे सर्व लोकास सुख होते तिच्याच पासून चोरास होणे जास्त दुःख होते आणि सर्पास दूध घातले तरी त्याचे भयंकर विषच होते आघात अशा समुद्र जलाचे प्राशन करीत त्याप्रमाणे प्राशन करीत असताही वडवागणे उलटा अधिकच प्रदीप्त होतो आणि त्याला शांतता म्हणून कसली ती नाहीच त्याप्रमाणे दुसऱ्याचे विद्या विनोद वैभव किंवा आणि सभाग्यताही पाहून ज्याच्या अंगाचा अगदी तीळपापड होऊन जातो त्याला क्रोध असे म्हणतात ज्याचे मन सर्पाच्या वारुळाप्रमाणे असून दृष्टी बाणांच्या आग्न्याप्र आग्राप्रमाणे तीक्ष्ण असते व ज्याचे भाषण आग्नेच्या वर्षावाप्रमाणे प्रखर असते आणि ज्याच्या इतर क्रिया पोलादी कर्वताप्रमाणे इतरांना त्रासदायक आहेत अशा प्रकारे जो दुसऱ्याचे मनास भेद होणाऱ्या क्रियाने अंतर्बाह्य भरलेला आहे तो मनुष्यात अधम असे समज याप्रमाणे पारुष्याचे लक्षण होय आता अज्ञानाची लक्षणे सांगतो ती एक ज्याप्रमाणे दगडास थंडी व ऊन यांच्या स्पर्शाची समज नसते किंवा जन्मांदास रात्र व दिवस समजत नाहीत अग्नी भडकल्यावर तो जसा कोणत्या वस्तूचा नाश करावा किंवा कोणतीचा करू नये हे जाणत नाही अथवा परिसात सोने किंवा लोखंड यात जसा भेद नसतो किंवा पळी ज्याप्रमाणे नाना तऱ्हेच्या रसात फिरवली तरी तिला रस किंवा स्वाद यांचा उपभोग घेता येत नाही अथवा वारा वाहू लागला म्हणजे हा लहान किंवा मोठा रस्ता मोठा रस्ता न समजता सर्वत्र वाहतो त्याप्रमाणे चांगल्या किंवा वाईट कृत्याच्या विचाराविषयी जो आंधळा असतो ही वस्तू चांगली किंवा वाईट हे न जाणता लहान मूल जसे ती वस्तू पाहिल ती तोंडात घालते त्याप्रमाणे पापपुण्यांची खिचडी करून ती खातेवेळी कोणतेही कृत्य करतेवेळीस बुद्धी व्यापारास कडू किंवा मधुर म्हणजे बरे वाईट न समजणे अशी जी दशा तिला अज्ञान असे म्हणतात यात संशय नाही याप्रमाणे सहाही दोषांची लक्षणे तुला सांगितली हे सहाही दोष अंगी असल्यामुळेच ही आसुरी संपत्ती मोठी बलाढ्य झालेली आहे ज्याप्रमाणे सर्पाचे शरीर लहान असले तरी त्याचे विष भयंकर असते किंवा प्रलयाग्नी विद्युदग्नी व वडवाग्नी या तीन अग्नींची संख्या पाहू गेल्यास थोडी आहे पण ते भडकल्यावर त्यांना प्राणाहुती हे विश्वही पूर्णार नाही ब्रह्मदेवात शरण गेले असताही ज्या त्रिदोष झालेल्या मनुष्याचे मरण चुकत नाही त्या तीन दोषांच्या दुप्पट हे सहा दोष आहेत असे समज या संपूर्ण सहा दोषांनी या असुरी संपत्तीची उभारणी झाली असल्यामुळे ही कमी आहे असे नाही परंतु क्रूर ग्रहांचा समुदाय एखाद्या वेळी एखाद एकाच राशीला येतो किंवा निंदा करणाऱ्याला जशी सर्व पापे लागतात मरण समीप आलेल्या मनुष्यास ज्याप्रमाणे सर्व रोग ग्रस्त करतात किंवा कुमुहूर्ताचे वेळी कुयोग एकत्र येतात दुसऱ्यावर विश्वास ठेवणारा मनुष्य चोरांच्या तावडीत सापडावा किंवा थकला भागलेला मनुष्य महापुरात पडावा म्हणजे त्याचे वाईट परिणाम होतात त्याप्रमाणे या दोषाने मनुष्याचे अतिशय अनिष्ट होते किंवा शेळी मरतेवेळी तिला सात नांग्यांची इंगळी जावते त्याप्रमाणे हे सहा दोष त्या मनुष्यास प्राप्त होतात की ज्याचे मोक्ष मार्गास जाण्यास सर्व उपाय बंद असल्यामुळे जो संसार सागरात बुडतो आणि अर्जुना अजम योनीच्या पायऱ्याने उतरत जो स्थावर योनीच्या तळापर्यंत येऊन ठेपतो हे असो त्याच्या ठिकाणी हे सहा दोष एकत्र होऊन असुरी संपत्ती वाढवतात याप्रमाणे जगात जी ह्या ज्या ह्या दोन संपत्ती प्रसिद्ध आहेत त्यांची निरनिराळी लक्षणे तुला सांगितली श्लोकार्थ पाचवा दैवी संपत्तीपासून संसारातून सुटका होते आणि असुरी संपत्तीपासून संसाराचे बंधन प्राप्त होते अर्जुना तू दैवी संपत्तीत जन्माला आला आहेस तेव्हा तू शोक करू नको दोन संपत्तीपैकी पहिली जी दैवी संपत्ती तुला सांगितली ती म्हणजे मोक्षरूपी सूर्याच्या उदयाने झालेली पहाटच आहे असे समज सूर्योदयाच्या पूर्वी जशी पहाट होते अशी या दैवी संपत्तीची प्राप्ती म्हणजे मोक्षापूर्वीची स्थिती होय दुसरी जी आसुरी संपत्ती ती जीवास मोहरूपी लोखंडाचे प्रत्यक्ष बेडीच होय पण हे ऐकून तू मनात धास्ती घेशील हो. हे पहा की सूर्याने रात्रीचा का धाक बाळगावा हे धनंजया या असुरी संपत्तीच्या सपाट्यात तोच सापडतो की जो या सहाय्य गुणास आश्रय देतो अर्जुना तू जर असा जन्म पावलायस की आता सांगितलेल्या या दैवी गुणांचा उत्तम असा समुद्रच म्हणून पार्था तू या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन मोक्ष सुख घेण्यास ये श्लोकार्थ सहावा अर्जुना या लोकी दैव आणि असुर असे दोन प्रकारचेच मनुष्यांचे स्वर्ग वर्ग आहेत त्यापैकी दैव वर्ग पूर्वी तुला विस्ताराने सांगितलाच आहे आता असुर वर्गाची लक्षणे सांगतो ती ऐक आणि या दैवी व आसुरी संपत्तीने युक्त अशा लोकांच्या वागणुकीचे अनादिसिद्ध मार्ग चालत आलेले ज्याप्रमाणे रात्री निशाचरांचे व्यापार चालू असतात व दिवसा मनुष्याधिकांचे योग्य व्यवहार चालत असतात त्याप्रमाणे अर्जुना आपापल्या मार्गाने ही दैवी आणि आसुरी सृष्टी चालत असते त्याचप्रमाणे ज्ञान सांगतेवेळी दैवीय संपत्ती आप मागल्या अध्यायात विस्तार करून सांगितली आता आसुरी संपत्तीत वागणारे जे लोक त्याचविषयी तुला सांगतो तिकडे पूर्ण लक्ष लक्ष असू दे तर नाद ज्याप्रमाणे वाद्याशिवाय कोणास ऐकू येत नाही किंवा पुष्पाशिवाय मकरंद मिळत नाही त्याप्रमाणे ह्या असुरी संपत्तीने एखाद्या शरीराचा आश्रय केल्याशिवाय ती दृष्टीस पडत नाही मग लाकडावर लाकूड घासल्याने जसा त्या ठिकाणी अग्नी दृष्टीस पडतो तशी मनुष्याच्या देहात ओतप्रोत भरलेली ही दृष्टस्पत्तीस येते त्यावेळी ऊस ज्याप्रमाणे वाढत जाईल तसा त्यातील रसही वाढतो त्याप्रमाणे जसजसा प्राण्याचा देह वाढेल तस तशी तीही वाढते आता अर्जुना असुरी संपत्तीच्या दोषाने युक्त असे जे प्राणी जन्मलेले आहेत त्यांची लक्षणे तुला सांगतो श्लोकार्थ सातवा असुरी संपत्तीच्या लोकांना कोणते काम करावे कोणते करू नये हे समजत नाही आणि त्यांचे ठिकाणी अंतर्बाह्य शुचिरभूतपणा आणि त्याचप्रमाणे आचार व सत्य ही नसतात तर पुण्याचरणाविषयी प्रवृत्ती किंवा पापाचरणाविषयी निषेध या जाणीवेचा त्यांच्या अंतकरणात काळोख असतो कोशकिडा आवेशाने आपले घरटे बांधू लागला म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या बाहेर निघण्याला किंवा आत प्रवेश करण्याला वाट आहे किंवा नाही इकडे लक्ष न देता आत कोंडला जातो अथवा आपण दिलेले भांडवल वसूल होईल किंवा नाही हे पुढील विचार न पाहता मूर्ख मनुष्य चोरास कर्जाऊ पैसे देतो त्याप्रमाणे असुरी संपत्तीचा आश्रय करणारे जे लोक आहेत ते प्रवृत्ती व निवृत्ती हे दोन्ही मार्ग जाणीत नाहीत आणि शुचित्व कसे ते त्यांना स्वप्नात देखील माहीत नसते कोळसाही आपला काळेपुणा टाकील कावळाही पांढरा होईल आणि राक्षसही मांस खाण्याचा वीट मानतील पण अर्जुना ज्याप्रमाणे मद्याच्या पात्रास पवित्रपणा येत नाही त्याप्रमाणे या असुरी प्राण्यास शुचित्व येत नाही ज्यांना शास्त्रोक्त कर्माची इच्छा नसते जे वडिलांच्या आज्ञेची वाट पाहत नाहीत आणि आचाराची ज्यांना ओळख नसते ज्याप्रमाणे शेळी हवा तो पाला खाते किंवा ता वारा वाटेल तिकडे वाहतो तसाच अग्नी एकदा भडकल्यावर हवा तो पदार्थ जाळून टाकतो त्याप्रमाणे आपले इच्छेला पुढे करून असुरी संपत्तीचे लोक आचरण करतात व सत्याबरोबर त्यांचे नेहमी हाड होईल असते जर विंचू आपली नांगी मारून त्या योगाने लोकास गुदगुल्या करू शकेल तरच त्याच्या बोलण्यात सत्य आढळेल गुदद्वारातून निघणारा वारा जर सुगंधयुक्त निघेल तरच असुरी संपत्तीच्या लोकाजवळ सत्य सापडेल अशा प्रकारे काही न करताही ते स्वभावताच वाईट असतात समजलाच आता त्यांचे बोलण्याचा नवलाव तुला सांगतो एरवी उंटाच्या ठिकाणी पाहू गेले तर त्याचा कोणता अवयव नीट आहे म्हणून सांगता येईल त्याप्रमाणे आसुरी संपत्तीच्या लोकांची स्थिती आहे परंतु प्रसंगानुसार सांगतो ती ऐका आता जी आम्ही भाषणे सांगणार आहोत ती म्हणजे धुराड्याच्या तोंडातून ज्याप्रमाणे धुराचे लोट बाहेर निघतात त्याप्रमाणे असतात असे समज श्लोकार्थ आठवा हे हे जग लबाड धर्माधर्माची स्थिती जात नाही असे ईश्वररहित संयोगजन्य आणि ज्याला काम हेच मूळ कारण असे आहे दुसरे काय असे ते म्हणतात तर विश्व हे अनादी चालत आलेले आहे व त्या ठिकाणी ईश्वर हा सर्वात श्रेष्ठ असून तेथील नियंता आहे आणि तेथील चावडीवर वेद हा न्याय आणि अन्याय यांचा उलगडा करतात वेद ज्याला अन्यायी ठरवतात त्याला नरकभोगाची शिक्षा होते व न्यायी ठरवतात तो सुखाने स्वर्ग स्वर्गवास करतो पार्था अनाधिकारापासून चालत आलेली जी ही विश्वाची व्यवस्था तिला हे सर्व खोटे आहे असे ते म्हणतात ज्यांना यज्ञाचे वेळ लागले आहे ते यज्ञ करून फसतात ज्यांना देवांची पूजा करण्याचे वेळ लागले आहे ते मूर्तीपूजा करतात व जे समाधी योगाने भ्रम पावले आहेत ते हा संसार टाकून भगवी वस्त्रे पांघरून योगी होतात या जगात आपल्या सामर्थ्याने ज्यांचा उपभोग घेता येईल त्या वाचून दुसरे पुण्य काय आहे सर्व विषयोपभोग एकत्र करून अंगात शक्ती नसल्यामुळे त्यांचा उपभोग ज्याला घेता येत नाही तेच पाप होय श्रीमान लोकांचे प्राण हरण करणे हे जरी खरोखर पाप आहे तरी त्यांचे सर्व धन आपले हातात येते हे पुण्यफळ होय जो बलवान असतो तो अशक्ताचा नाश करतो हे जर पाप म्हणावे तर मोठे मासे लहान माशाच खातात तर त्यांचे निसंतान कसे होत नाही आणि दोन्हीकडील कुळे शोधून प्रजा उत्पन्न करण्याच्या हेतूने ज जर मुलामुलींचे सुमुहूर्तावर विवाह करतात तर पशुपक्षाधिकास जी अनिवार्य संतती होते त्यांची सुमुहूर्त पाहून पावलोपावली कोण लग्ने लावतो तरुण आणलेल्या धनाचा कोणी उपयोग केला असता कोणास ते विषाप्रमाणे बांधले आहे का बांधले आहे का किंवा आवडीने व्यभिचार केला असता हा कोड उत्पन्न झाले आहे का म्हणून ईश्वर जो जगाचा स्वामी आहे तो धर्माधर्माने वागणारच शासन करतो आणि या लोकी केलेले कृत्य मनुष्यास परलोकी भोगावे लागते परंतु परलोक आणि ईश्वर दिसत नाहीत म्हणून त्याविषयी बोलणे व्यर्थ होय आणि पुण्य किंवा पाप करणारा मरण पावला तर त्याची फळे भोगण्यास कोण उरतो हे पहा स्वर्गलोकी ज्याप्रमाणे उर्वशीच्या उपभोगाने इंद्र सुखी असतो त्याप्रमाणेच नरकातील किडेही त्यातच संतोष मानतात म्हणून नरक किंवा स्वर्ग हे पापकर्माचे किंवा पुण्यकर्माचे फल नाही कारण दोन्ही ठिकाणी कामाचा सुखोपभोग प्राप्त होतो यास्तव कामाच्या इच्छेने स्त्री पुरुष एकत्र आले असता सर्व जगाची उत्पत्ती होते आणि आपल्या हिताकरता जी जी इच्छा करून आपण काही मिळवतो त्याचा आपल्यास वीट वीट आल्यावर द्वेष उत्पन्न होऊन आपली इच्छाच त्याचा नाश करते याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीस कामा वाचून दुसरे काही नाही असे असुर लोक म्हणतात आता ह्या निंद्य बोलण्याचा जास्ती विचार नको कारण याविषयी चर्चा करणे केवळ व्यर्थ होय श्लोकार्थ नववा या पूर्वोक्त दृष्टीचा आश्रय करून ज्यांचे स्वभाव दुष्ट झाले आहेत जे विषय लंपट झाले आहेत जे भयंकर कर्मे करणारे व सर्वांशी वैर करणारे आहेत असे आसुरी संपत्तीतील लोक जगाचा नाश करण्याकरता उत्पन्न झालेले असतात आणि ईश्वराचा चिटकारा करून नुसती बडबड करतात इतकेच नव्हे तर त्यांच्या चित्तात एक निश्चय असतो एक निश्चय नसतो किंबहुना आपण पाखांडी आहोत असे म्हणून घेऊन नास्तिकपणाचे हाड आपले जीवात रोवून घेतात मग स्वर्गाविषयी श्रद्धा किंवा नरकाचे भय याविषयी त्यांचे मनात काही एक वागत नाही मग वीरा अर्जुना ते हासुरी लोक देहरूपी खोड्यात सापडून अपवित्र जलाच्या नाशवंत बुडबुड्याप्रमाणे विषयरूपी चिखलात बुडतात ज्यावेळेस जलचरांचा मृत्यू ओढवतो त्यावेळेस त्यांना धरण्याकरता डोहावर कोळी लोक जमून जाळी टाकतात किंवा शरीरपतनाची वेळ आल्यावर रोग उद्भवतात किंवा प्रजेला पीडा व्हायची असली म्हणजे ज्याप्रमाणे धूमकेतू आकाशात उगवतो त्याप्रमाणे लोकांचा नाश होण्याची वेळ आले म्हणजे असुर उत्पन्न होतात ज्याप्रमाणे अशुभ पेरले असता त्याला अशुभच कोंब येतात त्याप्रमाणे हे पापाचे चालते बोलते कीर्ती स्तंभच आहेत आणि ज्याप्रमाणे अग्नीला मागे अथवा पुढे आलेली वस्तू जाळण्याशिवाय दुसरे कर्तव्य नसते त्याप्रमाणे त्यांच्याजवळ येणारा मनुष्य चांगला असो अथवा वाईट असो त्याचाही नाशच करतात परंतु ज्या समारंभाने ते आपली कृत्ये करतात त्यांचे वर्णन करतो ते ऐक असे श्रीनिवास पार्थास म्हणाले श्लोकार्थ दावा अनिवार्य कामाचा स्वीकार करून मोहाने भलतास ग्रहक धरून ते दुराचारी आणि दंभ मान आणि मद यांनी युक्त असे लोक कर्मे करण्यास उद्युक्त होतात तर जाळ्यात कधी पाणी साठवता येत नाही व अग्नीला काष्टे कधी पुरी होत नाहीत अशा दुर्भर वस्तूप्रमाणे जो नेहमी बुभुक्षित असतो त्या कामाला आपले मनात आश्रय देऊन हे पांडवा जे दंभ आणि मान यांची त्यात भर घालतात माजलेल्या हत्तीस ज्याप्रमाणे दारू पाजल्यावर तो अधिक उन्मत्त होतो त्याप्रमाणे अंगात मदाचा ताठा भरलेले ते आसुरी संपत्तीने युक्त असे लोक जो जो वृद्ध होतात तो तो आपणास मोठे दुढाचार्य समजतात आणि ते कोणतीही गोष्ट दुराग्रहाने तडीस नेल्याशिवाय ठेवीत नाहीत तशात मूर्खपणाची भर पडल्यावर मग निश्चयाची दात कुठे लागणार ज्या योगाने दुसऱ्यास पीडा होईल किंवा दुसऱ्याची प्राणहानी होईल ते कर्मे करण्याविषयी जे नेहमी प्रवृत्त असतात आपण केलेले कृत्य चहूकडे प्रसिद्ध करतात व जगाला तुच्छ मानतात आणि त्याच्या इच्छेची धाव कायदाही दिशात पसरते ज्याप्रमाणे गाय शेतात मोकळी सोडल्यावर ती हवी तिकडे चरते त्याप्रमाणे अभिमानाने पापाचरणाची वृद्धी करतात जीवे श्लोकार्थ अकरावा जीवे मोजमाप करता येत नाही व मरणापर्यंत जिचा अंत होत नाही अशा चिंतेचा आश्रय केलेल्या आणि कामोपभोगामध्येच मग्न झालेल्या पुरुषाचा कामशांती हाच पुरुषार्थ होय असा निश्चय झालेला असतो याच एका साधनाने जे आपली कर्मे करतात आणि मरण पावल्यावर आपल्यास सुख मिळावे म्हणून काळजी वाहतात जी चिंता पाताळाहुने खोल व गगनाहुने उंच आणि जिच्याशी तुलना केली असता त्रिभुवन अणू एवढेही दिसत नाही संन्याशास घालून दिलेल्या नियमाप्रमाणे हे आपला खित्ता वळवून मनात अनियमित चिंता धारण करतात आणि ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री समय आपल्या नवऱ्या सोडित नाही त्याचप्रमाणे असार अशा विषयाधिकविषयी नेहमी मनात लालसा बाळगून त्याच्या प्राप्तीविषयी अपार चिंता वाहतात स्त्रियांचे गाणे नेहमी ऐकावे स्त्रियांचे स्वरूप डोळ्यांनी पाहावे सर्व इंद्रियांना स्त्रियांचेच आलिंगन करण्यास सापडावे आणि स्त्रीपासून होणाऱ्या सुखावरून अमृतही ओवाळून टाकावे अशाच प्रकारे स्त्रीपेक्षा अधिक असे दुसरे सुखच नाही असा त्यांचे मनाने निश्चय केलेला असतो मग त्या स्त्री भोगाकरता स्वर्गात पातात किंवा दिशांचे सीमेपलीकडे धाव घेण्यास ते तयार असतात श्लोकार्थ बारावा शतशः आशापाशाने बद्ध झालेले व कामक्रोधांचे ठिकाणी तत्पर असलेले ते लोक आपल्या इच्छेप्रमाणे भोग भोगण्याकरता अन्यायाने पुष्कळ द्रव्य मिळवण्याची इच्छा करतात गळास लावलेल्या आमिषाच्या आशेने मासा जसा ते खावयास जाऊन मरण पावतो तसे हे विषयांच्या आशेने मरण पावतात इच्छित गोष्टी प्राप्त नव्हता नेहमी विषयाचे कोरडे आशाच करून शेवटी हे आपल्यास कोश किड्याप्रमाणे बंधन करून घेतात आणि ज्या वस्तूची इच्छा करावी ती जर पूर्ण झाली नाही तर लागलीच द्वेष उत्पन्न होतो याप्रमाणे नेहमी वस्तुलाभापासून तृप्ती मानून तीच वस्तू न मिळाल्यामुळे क्रोधयुक्त होतात एवंच काम क्रोध वाढविल्या वाढवण्यापलीकडे ज्यांना कर्तव्य नसते अर्जुना ज्याप्रमाणे ठाण्यातील स्वारास दिवसा कामगिरी करता फिरावे लागते व रात्री गस्त घालावी लागते म्हणून त्याला रात्रंदिवस विसावा नसतो त्याप्रमाणे उंच शिखरावरून कामाने लोटून दिल्यामुळे ज्या वस्तूविषयी अतिशय इच्छा झाली ती न मिळाल्यामुळे क्रोधाच्या टेकडीवर आदळतात क्रोधाविष्ट होतात तरी त्यांचे कामक्रोधाविषयीचे प्रेम कमी होत नाही त्याचप्रमाणे मनात उत्पन्न झालेली विषयांची इच्छा पैशाशिवाय पूर्ण कोठून होणार म्हणून विषय वासना पूर्ण होण्यापुरते द्रव्य मिळवण्याकरता जगातील लोकांस त्रास देतात एखाद्याला आठ रानात गाठून मारतात एखाद्याचे सर्वस्व हरण करतात व एखाद्याचा नाश करण्याकरता युक्ती लढवतात पारधी लोक डोंगरावर शिकारी जातेवेळी त्या ज्याप्रमाणे आपल्याजवळ पाश पोती जाळी शिकारी कुत्रे बहिरी ससाणे चिकाट्या व भाले घेतात आणि आपले पोट भरण्याकरता पुष्कळ प्राणी मारून आणतात त्याप्रमाणे हेही अशीच वाईट कर्मे करतात दुसऱ्याच्या प्राणघात करून द्रव्य मिळवतात आणि ते मिळाल्यावर त्यांच्या चित्तास कसा संतोष होतो ते ऐक श्लोकार्थ तेरावा हे मी आज मिळवले हा मनोरथ मी उद्या साध्य करीन हे इतके जर आता मजपाशी आहे हेही पुन्हा अधिक वाढेल असे मनोराज्य ते करतात तो म्हणतो आज बहुतेकांची संपत्ती मी स्वाधीन करून घेतली आहे तेव्हा मी आता धन्य नाही का याप्रमाणे आपणच आपली प्रौढी मिरवीत आहे तो त्यांचे मनात लागलीच इच्छा उत्पन्न होते की आणखीही पुष्कळ लोकांचे द्रव्य हरून करून आणू जेवढे काही आज आपण मिळवले आहे तेवढ्या भांडवलावर जे काही आणखी चराचरापैकी शिल्लक असेल तेवढे मिळवीन लुबाडवयाच्या श्री श्रीमंताजवळ आणखी जे काही स्थावर जंगम संपत्ती शिल्लक असेल तीही हरण करून आणे ज्याप्रमाणे या विश्वातील सर्व संपत्तीचा मा मीच मालक होईल मग ज्याच्याकडे दृष्टी फिरवीन त्याला राहू देणार नाही श्लोकार्थ चौदावा हा शत्रू मी मारला दुसरा आणखी देखील मारीन मी मोठा समर्थ मी विषयभोग घेणारा मी संपन्न मी बलवान व मी सुखी आहे असे ते मानतात हे आजपर्यंत नष्ट केलेले शत्रू थोडे आहेत तर आणखी दुसरे जे बलाढ्य आहेत त्यांनाही जिंकीन आणि मग मी एकटाच मोठ्या लौकिकाने नांदेन मग माझे जे सेवक होतील त्याखेरीज इतरांचा मी नाश करेन किंबहुना या सर्व चराचराचा मी ईश्वरच होईल मी या मृत्यूलोकाचा राजा असून सर्व सुखांचा उपभोग घेईन म्हणून माझे ऐश्वर पाहून इंद्रही राजेल मी काया वाचा मने करून जे करीन ते सिद्धीच कसे जाणार नाही आणि माझ्या वाचून दुसरा आज्ञाप करणारा कोण असणार महाबलवान असा जो मी त्याला त्या मला पाहिले नाही तोपर्यंतच कालाच्या बळाची प्रतिष्ठा आहे आणि मी तर सुखाची केवळ रासच होय श्लोकार्थ पंधरावा धनाढ्य मी कुलीन मी या जगात मजसारखा दुसरा कोण आहे मी यज्ञ करण्याच्या कामात सर्वांवर कडी करेन व नट वगैरे लोकांना विशेष देणग्या देईन व आनंद पावेन अशा प्रकारे अतिशय मूढ होऊन ते बडबड करतात कुबेर संपन्न आहे खरा परंतु त्याच्याने माझी बरोबरी करवणार नाही आणि माझ्या संपत्तीप्रमाणे श्री विष्णूचीही संपत्ती नाही माझ्या कुळाचा नावलौकिक किंवा आप्त वर्गाचा समुदाय यांच्या मानाने सृष्टीकरता ब्रह्मदेवही थोडा कमीच होईल म्हणून लोक जो ईश्वराधिकांचा लौकिक गातात तो व्यर्थ असून माझी बरोबरी करणारा कोणीही सापडणार नाही आता जारण मरणाधिकांचा जो लापी झाला आहे त्यांचा मी जीर्णोद्धार करीन व लोकास पीडा जे यज्ञ याग ते करीन माझ्या ऐश्वर्याचे जे वर्णन करतील किंवा माझी स्तुती करतील आणि नाच तमाशे करून मला जे संतोष होतील त्यांना ते मागतील त्या वस्तू मी देईन मादक अन्न खाऊन व मद्य वगैरे पिऊन स्त्रियांना आलिंगन देण्यात या त्रिभुवनात मी तल्लीन होईन असे आणखी काय म्हणून सांगू ज्यांना आसुरी प्रकृतीचे वेळ लागले आहे ते अशा प्रकारे आकाश पुष्पांचा अपरिमित इच्छेने वास घेतात श्लोकार्थ सोळावा अशा प्रकारे अनेक मनोरथाने ज्यांचे चित्त विक्षिप्त झालेले आहे ते जे मोहजालाने वेढलेले आहेत आणि कामभोगामध्ये अत्यंत आसक्त झालेले आहेत ते पुरुष अमंगल नरकामध्ये पडतात ज्याप्रमाणे संनिपात झालेला रोगी हवे ते बरळतो त्याप्रमाणे आसुरी संपत्तीने वेळे झालेले लोक हव्या त्या कल्पना तोंडाने बघतात असे समजतात अज्ञानरूपी धूळ रूपी वावटळीच्या सपाट्यात सापडल्यावर मनोरथरूपी आकाशात वाटोळी फिरत जाते त्याप्रमाणे आषाढाचे महिन्यात एकावर एक असे पुष्कळ ढग येतात किंवा समुद्रात लाटांवर लाटा येतात त्याप्रमाणे ते अखंड कामाची इच्छा करतात मग मनोरथरूपी वेल मनात पसरल्यावर ज्याप्रमाणे काट्यावरून कमळे ओढले असता फाटून जातात किंवा पारथा ज्याप्रमाणे दगडावर हंडी आपटली असता फुटते त्याप्रमाणे त्यांच्या मनोरथांचे तुकडे तुकडे होतात तेव्हा जो जो रात्र वाढेल तो तो काळोखही वाढतो त्याप्रमाणे जो जो अज्ञान वाढेल तो तो त्याचे अंतकरणात मोह वाढतो आणि जो जो मोह वाढेल तो तो विषय वाचण्याची वृद्धी होते आणि विषय तर पातकाला कारण आहे पापे बळावून जो जो वाढतील तो तो जिवंतपणेच नरक यातना भोगावे लागतात म्हणून हे सुबुद्धिमंता जे वाईट वासना मनात आणतात ते असूर त्या ठिकाणी वस्ती राहतात की ज्या ठिकाणी तरवारीच्या धारेसारख्या तीक्ष्ण पानांची झाडे असून खैराच्या निखाऱ्यांचे डोंगर आहेत व तापलेल्या तेलाचे समुद्र उतो येतात आणि जेथे यातनांची ओळ ओळची ओळ असून यमाची नित्य नवी जाचणी असते अशा घोर नरक लोकात ते पडतात अशा नरकाच्या शेलक्या भागात ते जन्म घेतात तेही पाहावे तो यज्ञ यागादी कर्मे करण्यात निमग्न झालेले असतात बाकी अर्जुना यज्ञाधिक क्रिया ज्या जरी हानिकारक आहेत तरी नाटकी लोकांप्रमाणे त्यांचे आचरण करून ते व्यर्थ डौल मिरवतात वेशा ज्याप्रमाणे आपल्या यजमानांच्या आश्रयाने आपल्यास सौभाग्यवती मानून संतोष मानतात श्लोकार्थ सतरावा आपणच आपली प्रशंसा करणारे ताठ्याने वागणारे व धनाच्या आणि थोरपणाच्या गर्वाने उन्मत्त झालेले ते लोक शास्त्रविधीला सोडून दांभिकपणाने केवळ नावाचे यज्ञ करतात त्याप्रमाणे मी सर्वात श्रेष्ठ आहे असे आपणच आपल्यास मानून ज्यांच्या अंगात गर्वाचा ताठा भरतो मग बिडाचे खांब वाकत नाहीत त्याप्रमाणे ते लवत नाहीत किंवा आकाशात उंच गेलेले पर्वत ज्याप्रमाणे खाली लवत नाहीत त्याप्रमाणे आपणच आपल्या ऐश्वर्याने मनात संतोष पाहून इतरास तृणा होणे कमी लेखतात अर्जुना संपत्तीच्या मदाने उन्मत्त होऊन हे योग्यायोग्य विचारास फाटा देतात अरे ज्याच्या अंगात असा ताठा भरलेला आहे त्यांच्या ठिकाणी यज्ञाची काय किंमत आहे तथापि मूर्ख लोक काय करीत नाहीत म्हणून एखादे वेळेस ते मौर्ख्य रूप मद्याच्या बळाने या यज्ञाचीही थट्टा करण्यास तयार होतात त्यांना कुंड मंडप वेदी किंवा तत्संबंधी लागणारी सर्व सामुग्री यांची जरुरी नसते आणि विधीचे कोणतेही कर्म यथाविधी करण्याचे तर त्यांची सदाच वैर असते देव नाव नुसते वाऱ्याच्या झुळकेबरोबर जरी त्यांच्या कानावर पडले तरी तेही त्यांना खपत नाही अशी जेथे स्थिती आहे तेथे देव काय काम परंतु ज्याप्रमाणे शहाणे लोक मेलेल्या वासराचे पोटात पेंढा भरून ते गाईचे पुढे उभे करून तिथे दूध काढून घेतात त्याप्रमाणे यज्ञाच्या मिशाने सर्व लोकांस आमंत्रण करून आपल्यास काही मिळेल या आशेने ते आले असता उलट त्यांच्यापासूनच आहेर उपटून त्यास नागवतात याप्रमाणे आपल्या मोठेपणाकरता यज्ञ करतात व ते प्राण्यांच्या नाशाची इच्छा करतात श्लोकार्थ अठरावा मीपणा बल गर्व काम क्रोध यांचा आश्रय केलेले आपल्या व दुसऱ्याच्या शरीरामध्ये असणारा जो मी परमेश्वर त्या माझा द्वेष करणारे आणि दुसऱ्यांचा म्हणजे साधूंचा उत्कर्ष सहन न करणारे असे हे लोक असतात मग आपल्यापुढे डंका निशाण लावून आम्ही दीक्षित आहोत अशी जगात व्यर्थ प्रसिद्धी करतात त्यावेळी त्या अधमास अशा दीक्षितपणाच्या महत्त्वाने अधिकच गर्व जोडतो ज्याप्रमाणे अंधकाराला काजळाची पुटे द्यावीत म्हणजे तो अधिक काळेपणा पावतो त्याप्रमाणे त्यांचे मूर्खत्व बळावून उद्धटपणा वाढतो व अहंकाराने अज्ञानही वाढते मग दुसऱ्या कोणाचे नावही निघू नये म्हणून आपलाच मोठेपणा ते वाढवू लागतात याप्रमाणे अहंकार एकदा प्रबल झाल्यावर दर्परूपी सागर आपली मर्यादेची वेल सोडून वाहू लागतो मग याप्रमाणे दर्प वाढला म्हणजे कामाचेही पित्त खवळते आणि त्याच्या धगीने क्रोधांनी अधिकच पेटतो मग जसा उन्हाळ्यात प्रखर अग्नी तेला तुपाच्या कोठारस लागावा आणि तशात वारा सुटावा तसा अहंकार प्रबल झाल्यावर व दर्प कामक्रोधात गुरफटून गेल्यावर या दोहोंचे ऐक्य जा ज्यांचे ठिकाणी होते ते अर्जुना आपल्या इच्छेप्रमाणे कोणत्या कोणत्या हिंसा करून प्राण्यांचा नाश करणार नाही हे धनुर्धरा प्रथम हे दीक्षित जारण मारणाच्या नादस लागून आपल्या रक्तमासांचा व्यय करतात ते आपल्या देहास जो त्रास करून घेतात त्याचे घाव त्या देहात काम वास करणारा जो मी त्या माझ्या आत्म्याला बसतात आणि जारण मारणारी क्रियाने ज्याला त्याला म्हणून ते पीडा देतात त्यांच्यात वास करणारे जे जीव चैतन्य जो मी त्या मला तो त्रास होतो आणि कदाचित त्यांच्या जारण मारण क्रियेच्या सपाट्यातून कोणी बचावलेच तर त्यांची वर्मे काढून त्यांच्या मनास ते त्रास देतात सती सत्पुरुष दानशील यज्ञ करणारे जे अलौकिक तप करणारे व संन्यासी किंवा भक्त महात्मे पुरुष किंवा ज्यांचे घरे श्रौतादिक होम हवाने होम कर्माने पवित्र झाली आहेत ही जी माझी आवडती आणि राहण्याची स्थळे आहेत त्यांना द्वेषरूपी काळकूट विषाने तीक्ष्ण केलेले दुःशब्दरूपी बळ बळकट बाण मारतात श्लोकार्थ एकोणीस त्या साधुद्वेषी व क्रूर अशा पापी नराधमाना संसारातील अतिशय दुःखदायक अशा आसुरी योनीमध्येच मी निरंतर जन्मास घालतो याप्रमाणे जे सर्व मजशी वैर करण्यास प्रवृत्त होतात त्या पाप्यांना मी कोणती शिक्षा देतो ती आहे तर मनुष्य देह धारण करून जे या जगात आपले कर्तव्य काय ते विसरतात त्यांचे मनुष्य देहरूप पदवी धारण करून मी त्यांना अशा स्थितीत ठेवतो की जी क्लेशरूपे गावाचा उकिरडा व संसारपुरीचा पाणवठा अशी जी महा तमोयोनी तेथील त्या मूर्खास वतनदार करतो मग भूक लागली असता ज्यांना गवतही खाण्याची सोय नाही अशा वाघ विंचू इत्यादी रानात राहणाऱ्या योनीत त्यांना घालतो त्या योनीत ते भुकेने अति त्रस्त झाले म्हणजे आपल्या अंगाचे लचके तोड तोडून खातात व मरतात आणि पुन्हा त्याच योनीत कित्येक वेळा जन्म घेतात किंवा जो आपणच खाऊन गरळ ओकतो किंवा तिच्या धगीने त्याची त्वचा जळून जाते त्या सर्पाच्या योनीत त्यांना घालून नेहमी बिळात कोंडून ठेवतो परंतु आत घेतलेला श्वास बाहेर टाकता येईल इतका थोडा वेळ त्या दुर्जनास मी विश्रांती मिळू देत नाही याप्रमाणे ज्यांचे माप करता येत नाही असे कल्पचे कल्प यांना अशा क्लेशदायक योनीत ठेवतो परंतु त्यांना ज्या ठिकाणी जावयाचे त्या मार्गातील हा पहिला मुक्काम होय मग त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना याहीपेक्षा भयंकर अशी दुःखे होणार नाहीत का अर् श्लोकार्थ विसावा अर्जुना आसुरी योनीला पावलेले ते पुरुष जन्मोजन्मी अधिकाधिकच मूढ होत जाते मला न पावता उत्तरोत्तर अधमगतीला प्राप्त होतात अशा प्रकारे या असुरी संपत्तीचा महिमा असा आहे की ज्याच्या योगाने अधोगती प्राप्त होते नंतर व्याघ्रादी तामस योनीत देहाचे आधाराने जी थोडीशी स्वस्थता प्राप्त होते ती ही स्वस्थता हिरावून घेऊन जेथे अंधेर गेला असताही काळवडतो त्या यव योनीत त्यांना निघालतो ज्या तमाची पापालाही किळस उत्पन्न होत नाही नरकही ज्याला भितो व जेथील श्रमाने श्रमहीच मूर्छित होतो ज्याच्या योगाने मल मलिन होतो तापालाही ताप होतो व ज्यांचे नाव काढले असता महाभय भीती पावते ज्या तमाचा पापालाही कंटा येतो अमंगळ वस्तूसही ज्याच्या स्पर्शाने अमंगळपणा वाटतो व विटाळही ज्याच्या विटाळाची भीती मानतो धनंजया अशी जी या साऱ्या जगातील निकृष्ट अवस्था ती भोगून हे अधम तामस योनीत जन्म घेतात अरे त्या योनीचे वर्णन करताना वाचे रडे कोसळते व त्या योनीची आठवण होण्याबरोबर मन मागे फिरते हाय हाय त्या मूर्खाने काय ही नरकवासाची जोड करून घेतली ज्या असुरी संपत्तीने असे घोर पतन प्राप्त होते ती ते का व्यर्थ वाढवतात अर्जुना ज्या असुरी म्हणताना असा नरकवास भोगावा लागतो त्या मार्गाकडे तू जाऊ नको आणि ज्या असुरी संपत्तीच्या अंगी दंभ आदी करून सहा दोष तिचा त्याग कर हे अखरोखर तुला सांगावेस का पाहिजे श्लोकार्थ एकविसावा काम क्रोध आणि लोभ ही जीवाला कोणत्याही पुरुषार्थाची प्राप्ती करून न देणारी नरकाची तीन द्वारे आहेत यासह या तिहींचा त्याग करावा परंतु काम क्रोध आणि लोभ या तिघांचे बूड जेथे जोरावले आहे तेथे अशुभ पिकले असे समज हे धनंजया आपल्या सर्व दुःखांचा अनुभव येण्यास हे वाटेल त्याला वाटाळेच झालेले आहेत किंवा पापी लोकास नरकभोग प्राप्त करून देण्यास पातकांची ही मोठी थोरली सभाच आहे रौरव नरक म्हणून ज्याची पुरानंतर आपण ख्याती ऐकतो त्या रवरव नरकाची तोपर्यंतच प्रतिष्ठा आहे की जोपर्यंत हे तिन्ही दोष अंतर्यामी उठले नाहीत ज्यांच्यामुळे अपाय फार लवकर प्राप्त होतो याचना फार सवंग होतात व हानी हानी म्हणून जिला म्हणतात ती हानी नसून ते तिन्ही दोषच रूप आहेत अर्जुना यांची जी अति निकृष्ट अवस्था सांगितली तिच्यापेक्षा काय अधिक वर्णन करू फार काय सांगावे हा त्रिदोष समुदाय म्हणजे नरकाच्या दरवाजाचा उंबरठाच होय काम क्रोध लोभ यांना जो मनपूर्वक अनुकूल होतो तो नरकपुरीच्या सभेत सन्मान सन्मानास पात्र होतो म्हणून हे किरीटी तुला वारंवार सांगतो की काम क्रोध आणि लोभ यांची ही त्रिपुटी जी सर्व विषयात ती वाईट आहे तिचा त्याग करावा श्लोकार्थ बावीसावा हे कौंतेया नरकाच्या या तिन्ही द्वारापासून जो मनुष्य मुक्त होतो तो आपले कल्याण करून घेण्याचे मार्गाला लागतो आणि त्यानंतर उत्तम गतीला पोहोचतो धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थाची गोष्ट तेव्हाच करता येईल की ज्यावेळेस काम क्रोध लोभ हे तिन्ही सुटतील काम क्रोध लोभ हे तिन्ही जोपर्यंत अंतर्यामी वास करीत आहेत तोपर्यंत एखाद्याचे कल्याण होईल हे म्हणणे माझे कान ऐकत नाहीत असे भगवान श्रीकृष्णसुद्धा म्हणतात ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे किंवा आपला नाश होईल म्हणून जो भीतो त्याने सावध होऊन त्या तिघांची संगत धरू नये पोटाला दगड बांधून समुद्रात पाहुणे तरुण जाणे किंवा जगण्याकरता काळकूट विषयाचे सेवन करणे त्याप्रमाणे ह्या कामक्रोध लोभांच्या संगतीने कार्यसिद्धी होते म्हणून यांचा मनातून मागमूस नाहीसा करून टाक ज्यावेळेस सहजगत्या ही तीन कड्यांची साखळी पायातून तुटून जाईल त्यावेळेस आपल्या हिताची वाट सुखाने चालता येईल कफ वात आणि पित्त हे तिन्ही दोष जोपर्यंत शरीरात उत्पन्न झाले <coughs> चोरी आणि शिंदरकी यापासून जोपर्यंत एखादे शहर अलिप्त आहे आणि जोपर्यंत आध्यात्मिक आधीदैविक आणि आधीभौतिक या त्रिविध तापापासून अंतःकरण मुक्त आहे तोपर्यंतच जसे सुख प्राप्त होते तसे काम क्रोध लोभ हे ज्याने जोडले सोडले आहेत त्याला या जगतात सुख प्राप्त होते आणि सज्जनांचे संगतीने मोक्षमार्गाची प्राप्ती होते मग तो सत्संगतीच्या बला बलाने व सत्शास्त्राच्या योगाने जन्ममृत्यूंची माळराने उल्लंघन करतो त्या त्यावेळेस ज्या ठिकाणी आत्मानंद नेहमी वास करतो असे जे गुरुकृपेचे स्थान ते त्याला प्राप्त होते प्रीतीच्या पलीकडील स्थान जी आत्मरूपी माऊली तिची त्या ठिकाणी भेट होते व तिला आलिंगन देण्यावर संसाराचा ताप आपोआप नाहीसा होतो याप्रमाणे जो काम क्रोध लोभ यांचा त्याग करून मोकळा होतो तोच आत्म्याची प्राप्ती करून घेण्यास समर्थ होतो श्लोकार्थ तेविसावा जो शास्त्रोक्त विधीला सोडून आपल्या इच्छेप्रमाणे वागतो त्याला सिद्धी सुख आणि उत्तम गती ही मिळत नाही किंवा आत्मप्राप्तीचा लाभ न आवडून जो कामाधिकांच्या ठिकाणी डोके देऊन राहतो तो आत्मघात करणार होय या जगात सर्वांना सारखे असून सर्वांवर सारखी कृपा करणारे व आपले हित किंवा अनहित दाखवणारे केवळ दीपच असे जे सर्वांचे गुरु वेद त्यांची आज्ञा जो पाळीत नाही जो शास्त्रात सांगितलेल्या विधिनिषेधांची भीड धरीत नाही व आपले हित न पाहता इंद्रियांचे सर्व कोट पुरवतो काम क्रोध लोभ यांची कास सोडित नाही आणि त्याने घातलेली शपथ मोडित नाही व आपल्या इच्छेस त्याप्रमाणे वागतो त्याची त्यापासून क्ष क्षणभर देखील सुटका होत नाही सुखाची गोष्ट तर स्वप्नात देखील त्याचपासून दूर असते आणि परलोकास तो अंतरतो यात शंका नाही परंतु त्याला या लोकींचेही भोग भोगण्यास मिळत नाही तर एखादा ब्राह्मण नदीच्या तीरी संध्या करीत असता माशावर मन जाऊन तो झरावयास गेला असता त्याचे कृत्य लोकांनी पाहिल्या जसे त्यास ते नास्तिक असे म्हणतात म्हणून अर्थात त्याची माशाविषयी इच्छाही पुरा पुरी होत नाही व ते ब्राह्मणसत्वही मुक्तो त्याप्रमाणे विषयांच्या नादाला लागून ज्याने परलोक पालथा घातला व इहलोकीही पाहू गेले असता जो मृत्यूच्या सपाट्यात सापडला याप्रमाणे त्याला परलोक नाही व स्वर्गही नाही आणि त्याला इहलोकीची विषयांचा भोग भोगावयास सापडत नाही तो तेथे मोक्षप्राप्तीची गोष्ट कशाच बोलावीच पाहिजे म्हणून कामाच्या इच्छ वृद्धीने जो विषयांचे सेवन करू पाहतो त्याला विषय भोगावयास मिळत नाहीत स्वर्गही प्राप्त होत नाही आणि तो उधरूनही जात नाही श्लोकार्थ चोवीसावा यास्तव कार्य अथवा अकार अकार्य यांचा निर्णय करण्याच्या कामी तुला शास्त्र हेच प्रमाण आहे शास्त्राने सांगितलेले कर्म समजून घेऊन ते यारोकी करणे तुला योग्य आहे यास्तव बापा अर्जुना ज्याला आपले कल्याण व्हावे अशी इच्छा आहे त्याने वेदात सांगितलेल्या गोष्टींची अवज्ञा करू नये पतीच्या मर्जीप्रमाणे पतिव्रता स्त्री वागून अनायासाने हे आपले आपले हित करून घेते किंवा श्रीगुरूंच्या आज्ञेकडे लक्ष देऊन जो वागतो तो शिष्य आत्मप्राप्ती करून घेतो फार काय परंतु आपणच ठेवलेली ठेव हाती घेण्याकरता ज्याप्रमाणे दिव्याचा उजेड अगत्य पुढे करावा लागतो त्याप्रमाणे पार्था सर्व पुरुषार्थाचा स्वामी होण्याची ज्याला इच्छा असेल त्याने श्रुती व स्मृती यांना शिरसावन्य मानलेच पाहिजे जी गोष्ट करू नये म्हणून शास्त्रात सांगितले आहे ते राज्यही असले तरी तृणासमान मानावे व गोष्टीचे सेवन करावे असे सांगितले ते मारक विष असले तरी प्यावे हे सुभटा याप्रमाणे जो वेदांची एकनिष्ठपणे आज्ञा पाळतो त्याची व अनिष्ठांची गाठ कोठून पडणार हे बघ अहितापासून सोडवणारी आणि हित करून वाढवणारी श्रुतीप्रमाणे जगात दुसरी माऊली नाही बरे म्हणून जिच्या योगाने ब्रह्मप्राप्ती होते त्या ह्या श्रुतीची कोणी अवज्ञा करू नये व तूही विशेष करून श्रुतीचीच आज्ञा पाळ अर्जुना मागील धर्म धर, मागील जन्मे धर्माचरण केल्यामुळे या जन्मे सच्छास्त्र यथार्थ करण्यास तू उत्पन्न झाला आहे आणि धर्मराजाचा तू भाऊ असल्यामुळे धर्मानुज हे नाव तुला सहज प्राप्त झाले आहे तेव्हा तू वेदबाह्य वर्तन करू नको कार्याकार्याचा विचार करण्याकरता शास्त्रे नीट समजून घ्यावीत व जे वाईट कृत्य आहे त्याचा त्याग करावा मग खरोखर जे उत्तम कर्तव्य आहे कर्तव्य आहे ते स्वतः अगत्यपूर्वक आचरावे हे सुबुद्धी म्हणता आज तुझ्या हातात जगाने प्रमाण मानण्याजोगा शिक्का असल्यामुळे खरोखर लोकांनी तुझ्या आचरणाचा किता वळवावा अशी तुझी योग्यता होईल याप्रमाणे असुर वर्गाची सर्व लक्षणे सांगून त्यांचा निर्णयही देवाने अर्जुनास सांगितला यावर तो पांडुपुत्र अर्जुन अंतर्यामी सद्भाव ठेवून जे काही विचारेल ते सावधान चित्ताने ऐका श्री व्यासाने आज्ञा केल्याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्र राजाचा वेळ घालवला त्याप्रमाणे निवृत्ती महाराजांचे कृपेने मीही तुम्हाला सांगेन तुम्ही संत मंडळी जर माझ्यावर कृपादृष्टी कराल तर तुम्हास मान्य होईल असेच मी बोलेन म्हणून श्री ज्ञानदेव म्हणतात आपले अवधान देऊन शिष्यावर प्रसाद करावा म्हणजे मी कृतकृत्य होईल इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थदीपिकायाम षोडशोध्याय श्लोक चोवीस ओव्या चारशे त्र्याहत्तर समाप्त